तालावर सनईच्या सुरावर भक्तजन लागलाय नाचायला दहा दिसान मनी आनंदून आशिष देऊन भक्ताला अरे वाजत गाजत गणपती बाप्पा आपल्या गावाला वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला रागाच्या तालावर सनईच्या सुरावर भक्तजन लागलाय नाचायला दहा दिसान मनी आनंदून आशिष देऊन भक्ताला अरे वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला देवा केली मनापासून भक्ती सांज सकाळी करून आरती ओ हो, वाळली पंचारती हो हो, हो तुझी पूजा करूनी देवा केली मनापासून भक्ती सांज सकाळी करून आरती ओ हो, वाळली पंचारती लाडू मोदक नैवेद्याला रोज तुपाचा लावून तुझ्या नामात भजनात मन रंगून गेले देवा गुलाल उडतो या भगवा झुलतो या जयघोष घुमतोय गगनाला गुलाल उडतो या भगवा झुलतो या जयघोष घुमतोय गगनाला अरे वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला गाजत गणपती बाप्पा देवा बसुनी पाटावर घरा घरात आले सुख आला आनंदाला पूर हो हो हो दहा दिवस तुम्ही हो देवा बैसुनी पाटावर घरा घरात आले सुख आला आनंदाला पूर तुम दिल काया तुमची छान शोभे पीत शिरावर तिळा तो चंदनी शोभतो भारी गणरायाच्या रूपाला तिळा तो चंदनी शोभतो भारी गणरायाच्या रूपाला अरे वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले चिंतन केले आज चाललात हो गावाला चैन पळे ना आम्हाला कस सांगू मी तुम्हाला हो हो हो मन भावे चिंतन केले आज चाललात हो गावाला चैन पळे ना आम्हाला कस सांगू मी तुम्हाला साऱ्या जगताचा विधाता सुख करता सर्वेश्वरा गणराया पालक आमचा माय बापा हो ईश्वरा मनात आनंद तुझा लागे छंद यावे पुढल्या वर्षाला मनात आनंद तुझा लागे छंद यावे पुढल्या वर्षाला अरे वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले आपल्या वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला तालावर सनईच्या सुरावर भक्त जन लागलाय नाचायला दहा दिसान मनी आनंदून आशिष देऊन भक्ताला अरे वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला वाजत गाजत गणपती बाप्पा निघाले आपल्या For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.